श्री योग वासिष्ठ निर्वाण प्रकरण पूर्वार्ध सर्ग साठावा श्री वसिष्ठ म्हणाले हे असे परतत्व आहे ते चितघन परमपद आहे हे ब्रह्मा विष्णू हर महादेव त्यांच्यातलेच आहेत त्यांच्याच विभूतींनी संतुष्ट झालेले जन राजासारखे सुखी होतात स्वर्गात राहणारे देवादिक स्वर्गलोकी जसे आनंदित होतात त्याप्रमाणे तत्वनिष्ठ जन येथे आकाशगमनादी क्रीडांनी चिरकाल रममाण होतात हे रामा ते पर्वपद प्राप्त झाले असता जीव मरत नाही व त्याची प्राप्ती झाल्यावर तो शोक करत नाही त्याला प्राप्त होऊन कोणी प्राणधारणादिकांचे निमित्त अशा क्षुधा तुषा इत्यादी उर्मींनी पीडित होत नाही हे रामा तत्वबोधाने ब्रह्माला प्राप्त होऊन भिंत झाड इत्यादिकांकडून तो प्रतिबद्ध होत नाही अपार परमाकाशरूपी परमात्म्याच्या सत्ता सामान्य रूपाचे तू जर थोडेसेही चिंतन केलेस तर तू एका निमेषात सामान्य जंतू असलास तरी मुक्तचित्त मुनी होशील आणि मग संसार सर्व संसार कर्मे जरी करत राहिलास तरी पुन्हा परितप्त होणार नाहीस श्री रामाने विचारले मन बुद्धी अहंकार चित्त इत्यादी सर्व द्वैत जेथे क्षय पावते ते निर्विशेष आभासपूर्ण चिन्मात्रच सत्ता सामान्य आहे की मन आदी करून सर्व विशेषवान सर्वात्मा ईश्वर हे सत्ता सामान्य आहे त्यावर वसिष्ठ म्हणाले हे जे सर्व देहस्थ ब्रह्म जाग्रत व स्वप्न या अवस्थात अन्नादी खाते जलपान करते वल्गना करते वस्तू उचलून घेते झोपेत सर्वांना निश्चेष्ट करून सोडते तुर्यावस्थेत वृत्ती व विषय यांनी रहित होते ते सर्वगत आदिअंतरहित असलेले विसरलेल्या कंठस्थ अलंकाराप्रमाणे स्मरणाने पुन्हा मिळवलेसे होणारे तेच ब्रह्म सर्व सत्ता सामान्य येथे वस्तुतत्व म्हणून म्हटले आहे ते आकाशात शून्यतेने स्थित आहे शब्दात शब्दत्वाने स्थित आहे स्पर्शात स्पर्शत्वाने स्थित आहे त्वचेत त्वगुपाने स्थित आहे रसात रसत्वाने लीन आहे रसनेत रसनाने स्थित आहे रूपात रूपत्वाने नेत्रात त्वगरूपाने प्राणात प्राणत्वाने व गंधात गंधत्वाने ते उदय पावलेले असे उपलब्ध होते ते शरीरात कायत्वाने पुष्ट आहे भूमीत भूत्वाने दुधात पयस्त्वाने व वायूत वायुत्वाने स्थित आहे तेजात तेजस्त्वाने व बुद्धीत ते बुद्धित्वाने अनुगत आहे ते मनात मनस्त्वाने अहंकारात अहंकृतीने व संविदेत संवित्तेने रूढ आहे व चित्तात चित्तत्वाने उत्थित्व झाले आहे ते वृक्षात वृक्षत्वाने जखडलेले आहे पटात पटत्वरूपाने उदय पावले आहे घटात घटत्वाने रूढ झाले आहे वडाच्या झाडात वटत्वाने उद्भवले आहे स्थावरात स्थावरत्वाने जंगमात जंगमत्वाने पाषाणात पाषाणत्वाने चेतनात चेतनत्वाने देवात अमरत्वाने नरामध्ये नरत्वाने पशुपक्षादी तिर्यक प्राण्यांमध्ये तिर्यकत्वाने कृमींच्या अवस्थेत कृमित्वाने कालक्रमात कालत्वाने तसेच ऋतूमध्ये ऋतुत्वाने व तो प्रभू घटिका क्षण निमेष इत्यादिकात त्या त्या रूपाने संस्थित आहे ते आत्मतत्व शुक्ल पक्षात शुक्लत्वाने झाले आहे कृष्ण पक्षात कृष्णत्वाने स्थित आहे क्रियांमध्ये रूपाने नियमित नियमाने व संस्थितीत संस्थितीने स्थित आहे नाशात नाशरूपाने स्थित आहे उत्पत्तीत उत्पत्ती रूपाने परमेश्वर स्थित आहे तो बाल्यात बाल्याने विश्रांत झाला आहे तारुण्यात तारुण्याने स्थित आहे जरारूपात जरेने स्थित आहे व मरणात मरणाने स्थित आहे समुद्रात लाटा तुषार तरंग इत्यादी रूपाने जलसामान्यच जसे राहते त्याप्रमाणे तो परमेश्वर सर्व पदार्थांशी अभिन्न एकरूप आहे लहान मुलाने वेताळ जसा कल्पलेला असतो त्याप्रमाणे त्या सत्यचित स्वभावाने मिथ्याच नानापणा कल्पित आहे हे महात्मन सर्वत्र संस्थिती छिद्रूप आत्म्याने स्वतःच ही जगद्रूप रचना कल्पिनी आहे हे सर्व पाप मीच आत्म्याने विविध विलासांनी स्थापिले व्यापले आहे ही विभूती माझीच आहे म्हणूनच माझ्यापेक्षा अन्य माझ्या व्यतिरिक्त काही नाही असे समजून शांतचित्त होऊन तू आपल्या महिम्यात राहा श्री वाल्मिकी म्हणाले मुनिश्रेष्ठ वसिष्ठ असे जे बोलत आहे तोच दिवस संपला सूर्यास्त झाला सर्व सभा पूज्यांना नमस्कार करून सायन स्नान करायला गेली व ती रात्र संपल्यावर सर्व सभाजन सूर्यकिरणाबरोबरच पुन्हा स्तभाताने आले इति श्री वासिष्ठ महारामायणे निर्वाण प्रकरणे पूर्वार्धे षष्टीतमहा सर्ग श्री